ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्याय सोडावा कश्यपाकडून आदितीला पयोव्रताचा उपदेश शुकाचार्य म्हणाला जेव्हा देव लपून बसले आणि दैत्याने स्वर्ग हिरावून घेतला त्यावेळी देवमाता आदिती अनाथ असल्याप्रमाणे शोक करू लागले पुष्कळ दिवसानंतर एकदा जेव्हा भगवान कश्यप मुनींनी समाधी सोडली तेव्हा ती आदितीच्या आश्रमात गेली त्यांना असे दिसले की तिथे कोणत्याही प्रकारचा उत्साह नाही की आनंद नाही परीक्षिता जेव्हा ते तेथे जाऊन आसनावर बसले तेव्हा आदितीने विधीपूर्वक त्यांचा सत्कार केला त्यावेळी तिच्या चेहऱ्यावरील उदासीनता पाहून पत्नीला ते म्हणाली कल्याणी यावेळी जगामध्ये काही संकट तर आले नाही ना धर्म बुडाला नाही ना स्वच्छंद वागणाऱ्या मृतीचे लोकांना भय नाही ना प्रिये जे लोक योग साधना करू शकत नाहीत त्यांना ग्रहस्थाश्रम योगाने फळ देणार आहे त्या ग्रहस्थाश्रमीच्या धर्म अर्थाने काम यांच्या सेवनामध्ये कोणत्याही प्रकारचे विघ्न तर नाही ना आली किंवा तू कुटुंबाच्या भरण पोषणात व्यग्र असताना अतिथी आले असतील आणि तू त्यांचा सन्मान न करताच ते परत गेले असतील उभे राहूनही त्यांचा तू सत्कार केला नसील म्हणून तर तू उदास नाहीस ना आलेल्या अतिथीचा ज्या घरात साधे पाणी देऊन सुद्धा सत्कार केला जात नाही आणि ते तसेच परत जातात ती घरे निश्चितच कोल्ह्यांच्या गुहाप्रमाणे आहेत प्रिय माझ्या परगावी जाण्याने कधी तुझे चित्त उद्विग्न झाले असेल म्हणून तू वेळेवर हवेशाने अग्नीमध्ये हवन केले नाहीस का अग्नि हा सर्व देवमय भगवंताचे मुख आहे ग्रहस्थाने जर याचे पूजन केले तर सर्व कामना पूर्ण करणाऱ्या लोकांची त्याला प्राप्ती होते हे मानिनी तुझ्या बऱ्याचशा लक्षणांवरून मला असे वाटते की तुझे चित्त अस्वस्थ आहे तुझी सर्व मुले तर खुशाल आहेत ना तेव्हा आदिती म्हणाली हे ग्रहस्थाश्रमी भ्रमण गाय धर्म आणि मी या सर्वांचे कुशल आहे हा ग्रहस्थाश्रमच धर्म अर्थ आणि काम यांचे श्रेष्ठ उत्पत्तीस्थान आहे हे भ्रमण आपले निरंतर स्मरण असल्यामुळे अग्नि अतिथी सेवक भिक्षुक आणि अन्य याचकांची मी कधीही हेळसांद केली नाही हे भगवन आपल्यासारखे प्रजापती जेव्हा मला धर्म पालनाचा असा उपदेश करतात तेव्हा माझ्या मनातील कोणती इच्छा पूर्ण होणार नाही हे मरीची पुत्र सत्वगुणी रजगुणी आणि तमोगुणी अशी सारी प्रजा काही आपल्या संकल्पाने तर काही शरीरापासून उत्पन्न झाली आहे भगवन आपण असुरादी सर्व संततीविषयी सारखाच भाव ठेवता तथापि स्वतः परमेश्वर सुद्धा आपल्या भक्तांच्याच इच्छा पूर्ण करतात म्हणून हे उत्तम व्रत असलेल्या प्रभू आपलीच सेवा करणाऱ्या माझ्या कल्याणाचा आपण विचार करावा ज्यांची संपत्ती आणि राहण्याचे ठिकाण सुद्धा शत्रूंनी हिरावून घेतली आहे अशा आमचे आपण रक्षण करावे बलवान दैत्यांनी माझे ऐश्वर धन यश आणि स्थान सुद्धा हिरावून घेऊन मला घराच्या बाहेर काढले आहे त्यामुळे मी सध्या दुःखसागरात बुडाले आहे आपले भले करणारा आपल्याशिवाय श्रेष्ठ दुसरा कोणीही नाही म्हणून हे माझ्या हितचंतक स्वामी आपण विचार करून माझ्या कल्याणाचा असा उपाय सांगा की माझ्या मुलांना ऐश्वर्यादी पुन्हा प्राप्त होतील तेव्हा शुक म्हणाला आदितीने जेव्हा कश्यपांना अशी प्रार्थना केली तेव्हा आश्चर्य व्यक्त करीत ते म्हणाले भगवंताच्या मायेचे केवढे हे सामर्थ्य हे सर्व जग तिने प्रेमाच्या धाग्याने बांधलेले आहे कुठे हे पंचमहाभूतांनी बनलेले आत्मरहित शरीर आणि कुठे तो प्रकृतीच्या पलीकडील आत्मा कुणाचा कोणी पती नाही पुत्र नाही की बांधवही नाही मोहत मनुष्याला असे भासवित आहे सर्व प्राण्यांच्या हृदयात विराजमान असणाऱ्या भक्तांचे दुःख दूर करणाऱ्या जगद्गुरु भगवान वासुदेवांची तू आराधना कर श्रीहरी अतिशय दीनदयाळू आहेत ते तुझी इच्छा पूर्ण करतील आणि भगवंताची भक्ती कधी व्यर्थ जात नाही हे माझे ठाम मत आहे याशिवाय दुसरा उपाय नाही आदितीने विचारले भगवन जगदीश्वर भगवंताची आराधना मी कोणत्या प्रकारे करू की ज्यामुळे ते सत्य संकल्प प्रभू माझा मनोरथ पूर्ण करतील हे ब्राह्मणश्रेष्ठ मी माझ्या पुत्रांसह अतिशय दुःखात आहे ज्यामुळे भगवंत माझ्यावर लवकर प्रसन्न होतील तो त्यांच्या आराधनेचा विधी मला सांगावा कश्यप म्हणाली संतान असावे असे मला जेव्हा वाटले तेव्हा मी भगवान ब्रह्मदेवांना हीच गोष्ट विचारली होती त्यांनी मला भगवंतांना प्रसन्न करणारे जे व्रत सांगितले तेच मी तुला सांगतो फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षात बारा दिवसपर्यंत फक्त दूध पिऊन राहावी आणि परमभक्तीने भगवान विष्णूची पूजा करावी मिळू शकल्यास डुकराने खोदलेली माती अमावशेच्या दिवशी अंगाला लावून नदीमध्ये स्नान करावे त्यावेळी हा मंत्र म्हणावा हे देवी प्राण्यांना निवासासाठी जागा देण्याच्या इच्छेने आधी वराहानी रसातळातून तुला वर आणली तुला माझा नमस्कार असो तू माझी पापे नष्ट कर यानंतर आपली नित्य नैमित्तिक कर्मे आटोपून एकाग्र चित्ताने मूर्ती पूजास्थल सूर्य जल अग्नि किंवा गुरु यांच्या ठिकाणी भगवंताची पूजा करावी प्रथम पुढील नऊ मंत्रांनी आव्हान करावे हे प्रभो आपण सर्व शक्तिमान आणि अंतर्यामी आहात सर्व प्राणी आपल्यामध्ये आणि आपण सर्व प्राण्यांमध्ये निवास करीत आहात म्हणूनच आपणास वासुदेव म्हणतात आपण सर्वांचे साक्षी आहात माझा आपणास नमस्कार असो नमस्तुभ्यम भगवते पुरुषाय असे सर्वभूत निवासाय वासुदेवाय साक्षिणी नमो अव्यक्ताय सूक्ष्माय प्रधान पुरुषाय चतुर्विश्य गुणज्ञाय गुणसंख्यान हेतवी आपण अव्यक्त आणि सूक्ष्म आहात प्रकृती आणि पुरुष आपणच आहात आपण चोवीस गुणांना जाणणारे आणि सांख्यशास्त्राचे प्रवर्तक आहात आपणास माझा नमस्कार असो ज्याची प्रायनीय आणि उदनीय ही दोन कर्मे ही मस्तके आहेत प्रातकाळ काळ आणि सायंकाळ हे ज्याचे तीन पाय आहेत चार वेद चार शिंगे आणि गायत्री इत्यादी सात छंद सात हात आहेत असे तिन्ही वेदांनी सांगितलेले फल देणारे यज्ञ आपण आहात आपणास माझा नमस्कार असो आपण शिव प्रलयकाली रुद्र सर्व संपन्न सर्व विद्यांचे अधिपती आणि भूतांचे स्वामी आहात आपणास माझा नमस्कार आपण सर्वांचे प्राण या जगताचे स्वरूप योगाचे कारण स्वतः योग आणि त्याद्वारे मिळणारे ऐश्वर्य आहात हे गर्भा आपणास माझा नमस्कार आपण आदिदेवानी सर्वांचे साक्षी आहात आपणच नर नारायण ऋषींच्या रूपाने प्रकट झालेले स्वतः श्रीहरी आहात आपणास माझा नमस्कार आपले शरीर पासूच्या मण्याप्रमाणे सावळे आहे आपण लक्ष्मीचा अंगीकार केला आहे हे पितांबरधारी केशवा आपणास माझा नमस्कार आपण सर्व वर देणारे आहात वर देणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ आहात तसेच जीवमात्राला वरणीय आहात म्हणूनच विवेकी पुरुष आपल्या कल्याणासाठी आपल्या चरण रजांची उपासना करतात ज्यांच्या चरणकमलांचा सुगंध प्राप्त करण्याच्या लालसेने सर्व देव आणि लक्ष्मी ज्यांच्या सेवेमध्ये मग्न असतात ते भगवंत माझ्यावर प्रसन्न होत भगवान ऋषिकेशांचे या मंत्राने आवाहन करून नंतर पाद्य आचमन इत्यादी अर्पण करून श्रद्धापूर्वक पूजन करावे गंध फुले इत्यादींनी पूजा करून भगवंतांना दुधाचे स्नान घालावे त्यानंतर वस्त्र जानवे अलंकार पाद्य आचमन गंध धूप इत्यादी अर्पण करून द्वादशाक्षरी मंत्राने भगवंताची पूजा करावी ऐपत असेल तर दुधात शिजवलेल्या आणि तूप गुळ घातलेल्या साळीच्या तांदळाच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा आणि त्याचेच द्वादशाक्षर मंत्राने हवन करावे तो नैवेद्य भक्तांना वाटावा किंवा स्वतः खावा आचमन आणि पूजा झाल्यानंतर तांबूल अर्पण करावा द्वादशाक्षर मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा आणि स्तोत्राने भगवंताचे स्तवन करावी प्रदक्षिणा घालावी आणि मोठ्या प्रेमाने जमिनीवर साष्टांग दंडवत घालावा निर्माल्य डोक्याला लावून देवतेचे विसर्जन करावे नंतर कमीत कमी दोन ब्राह्मणांना योग्य रीतीने खिरीचे भोजन द्यावे दक्षिणा इत्यादी देऊन त्यांचा सत्कार करावा त्यानंतर त्यांची आज्ञा घेऊन इष्टमित्रांसह राहिलेले अन्न स्वतः ग्रहण करावे त्या दिवशी ब्रह्मचर्य पाळावे आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच स्नान करून पवित्र व्हावे नंतर पूर्वीप्रमाणे एकाग्र चित्ताने भगवंताची पूजा करावी अशा प्रकारे व्रत पूर्ण होईपर्यंत दुधाने स्नान घालून दररोज भगवंताचे पूजन करावे भगवंताच्या पूजेमध्ये आदरबुद्धी ठेवून केवळ दूध पिऊन हे व्रत केले पाहिजे यापूर्वी सांगितल्याप्रमाणे दररोज हवन आणि ब्रह्मभोजन हेही केले पाहिजे अशा प्रकारे पयोव्रती राहून बारा दिवसपर्यंत दररोज भगवंताची आराधना होम आणि पूजा करावी तसेच ब्राह्मण भोजन घालावे फाल्गुन शुद्ध प्रतिपदेपासून त्रयोदशीपर्यंत ब्रह्मचर्य पाळावी जमिनीवर झोपावी आणि दिवसातून तीन वेळा स्नान करावे खोटे बोलू नये लहान मोठ्या सर्व भोगांचा त्याग करावा कोणत्याही प्राण्याला कशाही प्रकारे त्रास देऊ नये भगवंताच्या आराधनेमध्ये एकाग्र असावे त्रयोदशीच्या दिवशी विधी जाणणाऱ्या ब्राह्मणांच्याकडून शास्त्रोक्त पद्धतीने भगवान विष्णूंना पंचामृत स्नान घालावे त्या दिवशी धनाची काटकसर न करता फार मोठ्या थाटामाटात भगवंताची पूजा करावी दुधाची खीर भगवान विष्णूंना अर्पण करावी अत्यंत एकाग्र चित्ताने त्या खिरीचा भगवंतांना नैवेद्य दाखवावा आणि त्यांना प्रसन्न करणारा अतिशय स्वादिष्ट नैवेद्य अर्पण करावा नंतर ज्ञानसंपन्न आचार्य आणि ऋत्विजना वस्त्रे अलंकार गायी इत्यादी दान करून संतुष्ट करावी ही सुद्धा भगवंताचीच आराधना होईल प्रिय आचार्य इतर ब्राह्मणांना तसेच अतिथींना उत्तम पक्वानांचे भोजन द्यावे आचार्यांनी ऋत्विजांना यथायोग्य दक्षिणा द्यावी तसेच अंत्यजादी कोणी आल्यास त्याला किंवा दिनदोबळी आंधळे पांगळे यांना अन्न वस्त्र देऊन संतुष्ट करावे सर्वजण तृप्त झाले असता भगवान विष्णू तृप्त झाले असे समजावे नंतर आपल्या आपतेष्टासह स्वतः भोजन करावे प्रतिपदेपासून त्रयोदशीपर्यंत दररोज नृत्य गायन वादन स्तुती स्तोत्रे आणि भगवत कथा यांच्या योगे भगवंताचे पूजन करावे ही भगवंताची श्रेष्ठ आराधना आहे हिचे नाव पयोव्रत असे आहे ब्रह्मदेवाने मला जसे सांगितले होते तसेच मी तुला सांगितले हे भाग्यवती आपली इंद्रिय ताब्यात ठेवून शुद्ध भावयुक्त चित्ताने या व्रताचे चांगल्या प्रकारे अनुष्ठान कर आणि याद्वारा अविनाशी भगवंताची आराधना कर कल्याणी हे व्रत भगवंतांना संतुष्ट करणारे आहे म्हणून याचे नाव सर्व यज्ञ आणि सर्व व्रत असे आहे हे सर्व तपांचे सार आणि मुख्य दान आहे ज्यामुळे भगवंत प्रसन्न होतात तेच खरे नियम होत तेच उत्तम नियम आहेत तेच वास्तविक तपश्चर्या दान व्रत आणि यज्ञ होत म्हणून हे देवी संयम आणि श्रद्धेने तू या व्रताचे अनुष्ठान कर भगवंत लवकरच तुझ्यावर प्रसन्न होतील आणि तुझी इच्छा पूर्ण करतील या ठिकाणी सोळावा अध्याय समाप्त झाला भगवान श्री कृष्णार्पण वस्तू